समश्लोके श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय सातवा शकट भजन व तृणावर्त उद्धर ओम नमो भगवते वासुदेवाय राजा परीक्षित म्हणाला प्रभो रम्य अशा लीला हरीच्या छान वाटती अवतार लीला सर्व हृदया प्रिय वाटती तहान भागे अरुची हटेती मी शीघ्र होते हृदयो पवित्र भक्तीत लाभे हरिप्रेम नित्य त्या सांगणे सर्व लीला हरीच्या भगवान जरी तो कृष्ण जन्मला पृथ्वीवरी मानवी करीतो लीला आणखी अन्य सांगणे श्री शुकदेव सांगतात तो बाळ कृष्ण कुसपालटी तै त्या गोकुळी उत्सव जाहला तो वाद्य यशोदे अभिषेक केला त्या जन्म नक्षत्री गोपी आल्या मंत्रेची विप्रे बहुपाथ केले बाळास आशीर्वच बोलते तै विप्रासी पूजी यशोदात दाती, गोवस्त्र माला दिधल्या भिकुला त्याला डक्याला निजाली तेव्हा हळूच शय्येवर ठेविले तो शय्यात तयाची शकटा तळासी त्या पाळण्याच्या मधी होती तेव्हा थोड्याची बेळे हरिपान इच्छी रडे तशा उत्सवी कोण पाही नलक्षी माता बहुदंग झाली रडोनी कृष्णो करपाय झाडी होता शिशू ते शकटा तळासी ते कोवळे पाय लागल्याने ठिकऱ्याची झाला शकटोनी त्यात दह्या दुधाचे फुटलेची माठ ते पाहुनी गोपनी गोपी साऱ्या माता पिता बहु दुःखी झाले ते आपसा सामाजीची बोलले की आपैस कैसे घडले असे हे तिथे जे बाळ गोपाळ खेळले वदले तदा बाळाने रडता पाये शकटा आले परी त्या ज्येष्ठ गोपांनी मुलांचे ऐकिले नसे अनंताच्या अशा बिचारे नच जाणती ग्रहांचा कोप जाणोनी ब्राह्मणे मंत्र गाईले पुन्हा माता करी बाळा आपुले स्तन पानते गोपानी जोडीला गाडा ठेविली सर्व भांडिती हवने भगवद्वारा पूजिला शकटो पुन्हा त्यागिती द्वेषनी खोटे ईर्ष्या हिंसा निदंभतो सत्यशील द्विजांची ती खोटी ना वचने कधी नंदाने घेतले बाळा चतुर्वेदोक्त मंत्रनी पवित्र औषधी युक्त जळाने बाळ न्हाविले स्वस्त्ययनासा पाठ एकाग्रे होम जाहला श्रेष्ठ अन्नची वाढो द्विजा भोजन ते दिले भावया भद्र बाळाने ब्राह्मणा वस्त्र गायित्या सोन्याचे घालुनी हार दिधल्या तृप्तीले तया वेद सदाचारी असती विप्र विप्रत्यांची निष्फळ नचती वाणी होते हो कधीही पहा एकदा खेळवी बाळा यशोदा पोटी घेऊन जाहला जड हा कृष्ण शिलेच्या परिनास हे भाराने त्रासिली माता ठेविले पृथ्वीवरी आश्चर्य वाटले चित्ती घर कामास लागली दैत्य नामे तृणावर्त कंसाचा निज वादळी रूप घेवोनी कृष्णा आकाशी फेकले गोकुळी दाटली धूळ कोणा काहीन ते दिसे भयान वादळी शब्दे दिशाही थर्र कापल्या दोघडी चालले ऐसे माता ते संपल्यावरी शोधी कृष्णास त्या जागी न दिसे तेथ तो तिला वाऱ्याने उडली वाळू कोणी बेशुद्ध जाहले कळे ना काही कोणासी आपुले कायते न दिसत जधी कृष्ण देला स्मरून मनी अति दुःखिताची झाली अति करुणामयी दिनोची संपे पडिली धरेसी मरे जणू वत्सगो जधी सरे तदा ध्वनी तो श्रवण करीत गोपी तेथ पळाल्या न बघत हरी तेथ दुःखिता त्या रुदन करीत ही अश्रुढाळी येला रूपी तृणावर्त न सहे जड कृष्ण तो न चले बळते त्याचे वेग तो शांत जाहला पहाडा परिहा बाळ तृणा वदे मनी गळा पकडिला बाळे न होय दूर तो पुन्हा निचेष्टित असा दैत्य बुबुळे पडले पहा वाचा ही बंदती झाली सकृष्ण व्रजितो पडे आकाशी स्त्रिया भगती रडोनी प्रचंड दैत्यो पडला शिळेशी जयशंकरे त्या त्रिपुरासुराचा ठेचून केला वधपूर्व काळी वक्षावरी तो लटके हि कृष्ण विस्मित झाल्या भगताची गोपी माते सतो बाळ दिधला तयानी खुशाल होता तरी बाळ तेव्हा नंदादि गोपे बघता तयाला आनंद झाला मनी खूप त्यांच्या मोठेचे आश्चर्य घडे पहा की मृत्युमुखी बाळक दैत्य नेता आला तिथोनी सुखरूप ऐसा त्या हिंसका ते तर पाप भक्षी बोलोन गेले मग गोप ऐसे संतान बाधा कुठल्याच काळी तपो बगीचे अनदान यज्ञ ते काय झाले अमुच्या कराने मरोनी जाता परते हि बाळ सौभाग्य मोठे अमुचे म्हणावे अद्भुत घटना ऐशा घडता गोकुळी मनी नंदश्री वासुदेवाला वारंवार स्मरे पहा एकदा पाजिता माता बाळाला स्तनपान ते वात्सल्ये झरले दूध आपो तदा पहा बाळाचे भरता पोट प्रेमाने माय चुंबिता जांभई दिधली बाळे मुखात माय पाहितई ते अंतरिक्षो अनज्योती सर्व दिशा शशी सूर्यनि अग्निवायु समुद्रद्वीपो अनपर्वतो ते नद्या वनो जी जीवसृष्टी सारी बाळाच्या मुखी हे पाही मृगशावक लोचना काटा अंगासतो आला आश्चर्ये मिटिलोचने इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू